अध्यायी दुसरा भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न नारद म्हणाले बालिके तू व्यर्थ खेद का करीत आहेस तू इतकी चिंतातूर का झाली आहेस भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाचे चिंतन कर तुझे दुःख नाहीसे होईल कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोप सुंदरींचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कुठेही गेलेले नाहीत त्यांना नेहमी प्राणाहुनी अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात सत्य त्रेता आणि द्वापार या तीन युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्त करून देणारे आहे असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरीने स्वतःच्या तू सत्स्वरूपापासून तुझी निर्मिती केली आहे तू श्रीकृष्णाला प्रिय अशी सुंदरी आहेस एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की मी काय करू तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितले माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाली आणि तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दाशीच्या रूपात आणि वैराग्यांना पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केले तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस तू मुक्ती ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापार युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहीस मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली तू स्मरण करताच मुक्ती इथे येते आणि परत जाते परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत परंतु तू चिंता करू नकोस यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो हे सुंदरी कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तीविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांमध्ये मी तुझा प्रचार करीन तर मी श्रीहरींचा दास म्हणून घेणार नाही या कलियुगात जे जीव भक्तिमार्गाला लागतील ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील ज्यांच्या हृदयामध्ये प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते ते शुद्धांतकरणाचे लोक स्वप्नात सुद्धा यमाला पाहत नाहीत ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्यांना प्रेत पिशाच राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत तप वेदाध्ययन ज्ञान कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत ते केवळ भक्तीनेच वश होतात गोपी याचे उत्तम उदाहरण आहे हजारो जन्मांच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते कलियुगामध्ये भक्ती केवळ भक्तीच सार आहे भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकांमध्ये दुःखाचेच धनी होतात एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषींना दुःख प्राप्त झाले होते व्रते तीर्थयात्रा योग यज्ञ ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काही सुद्धा आवश्यकता नाही एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे सूत म्हणाली आपले महात्म निर्णायकरित्या नारदांच्या तोंडून ऐकल्यानंतर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली नारद मुनी आपण धन्य आहात आपले माझ्या ठिकाणी निश्चल असे प्रेम आहे मी नेहमी आपल्या हृदयात निवास करीन आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही हे साधू आपण मोठे कृपाळू आहात एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत परंतु अजून सुद्धा माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही म्हणून आपण यांना जागवा यांच्यात चैतन्य आणा सुत म्हणाली भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना करून आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की हे ज्ञाना उठ लवकर जागा हो हे वैराग्या उठ लवकर जागा हो नंतर नारदानी वेदघोष वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागवले त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले परंतु आळसाने ते दोघेही जांभईत येत राहिले डोळे उघडून पाहू शकले नाहीत त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते अशा प्रकारे तहानभुकीने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत असे पाहून नारदांना मोठी चिंता लागली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे यांची झोप आणि त्यापेक्षा अधिक वृद्धावस्था कशी काय दूर होईल शौनका अशी काळजी करीत असताना नारद भगवत चिंतन करू लागले वेळी आकाशवाणी झाली मुनिवर्य खेद करू नका तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील देवर्षी यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा ते कोणते ते तुम्हास संत शिरोमणी महात्मे सांगतील त्या सत्कर्माचे अनुष्ठान करताक्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होऊन जाईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल ही आकाशवाणी तेथील सर्वांनीच स्पष्टपणे ऐकली त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले की मला तर याचा आशयच कळला नाही नारद म्हणाले या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेच ही गोष्ट सांगितली ज्यामुळे यांचे कार्य तडीच जाईल असे साधन सांगितलेच नाही ते संत कुठे भेटतील आणि कोणते साधन सांगतील आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार मला काय केले पाहिजे बरे सूत म्हणाले शौनका ज्ञान आणि वैराग्य यांना इथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर्यांना ते साधन विचारू लागले त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते परंतु निश्चित उत्तर कोणीच देत नव्हते कोणी सांगितले हे अशक्य आहे दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे तर काही जण गप्प राहिले आणि अन्य काही जण तेथून निघून गेले त्रैलोक्यामध्ये आश्चर्यकारक असा हाहाकार माजला लोक एकमेकांशी कानाजवळ जाऊन कुजबुजू लागली जर वेद पठन वेदांत घोष आणि वारंवार गीता पठन ऐकून सुद्धा भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही तर अन्य कोणताही उपाय दिसत नाही योगी नारद मुनीला सुद्धा ज्याचे ज्ञान नाही अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवर यांना विचारले गेले त्यांनी असा असा निर्णय दिला की ही गोष्ट अगदी असाध्य आहे तेव्हा नारद चिंतातूर अवस्थेमध्ये बद्रीवनात आले ज्ञान आणि वैराग्यांना जाग आणण्यासाठी मी इथे तप करीन असा त्याने निश्चय केला त्याचवेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यांच्यासारखी अत्यंत तेजस्वी अशी सनकाधिक मुनी दिसले त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले माझ्या महत्भाग्यानंच आपली भेट झाली कुमारानो तुम्ही कृपा करा आणि मला साधन तातडीने सांगा आपण सर्वजण महान योगी आहात बुद्धिमान आणि बहुश्रुत आहात आपण पाच पाच वर्षांचे बालक दिसत असलात तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात आपण नेहमी वैकुंठ धामात राहता सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता भगवंताच्या लिलामृताचे पान करीत त्यातच तल्लीन होता आणि भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे श्री हरिशरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाजू शकत नाही पूर्वी एकदा ज्यांनी भूया वक्र करताच भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले या ठिकाणी दर्शन होत आहे मी दिन आहे तर आपण दयाळू आहात म्हणून आपण माझ्यावर कृपा करा आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते त्याचे अनुष्ठान मी कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल सर्व वर्णामध्ये यांचीच कोणत्या प्रयत्नांनी प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल सनकाधिक म्हणाले देवर्षी आपण चिंता करू नका मन प्रसन्न ठेवा त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे नारद मुने आपण धन्य आहात आपण विरक्तांचे शिरोमणी श्रीकृष्ण भक्तात अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही भक्तीची पुनस्थापना करणे हे कार्य भगवत भक्तांसाठीच सर्वथैव योग्य आहे या संसारामध्ये ऋषीमुनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत परंतु ते सर्व कष्ट साध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच आहे त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो आपण प्रसन्नाने स्थिर चित्त होऊन ऐका द्रव्ययज्ञ तपयज्ञ योगयज्ञ आणि स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ हे कर्मांचे सूचक आहेत विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे शिवकादी महामुनिनी ज्याचे गायन केले आहे ते श्रीमद भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होईल त्याचे शब्द ऐकूनच भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल यामुळे ज्ञान वैराग्यांचे कष्ट नाहीसे होईल आणि भक्तीला आनंद होईल सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दांनीच कलियुगाचे हे सर्व दोष नाही होतील त्यावेळी प्रेमरस वाहत नेणारी भक्ती ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रकट होईल नारद म्हणाले वेद वेदांताचे पठन आणि गीतापाठ करून भक्ती ज्ञान वैराग्य रूप हे तिघेजण जागे झाले नाहीत तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांताच सारांश कथन केला आहे आपण शरणागत वत्सल आहात आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही म्हणून माझी शंका दूर करा विलंब करू नका संकाधिक म्हणाले श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदे यांच्या सारसर्वस्वातून प्रकट झाली आहे पण ही स्वतंत्र फलरूप असल्याचे वेद उपनिषदांपेक्षा उत्तम ठरली आहे ज्याप्रमाणे झाडातील रस गुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने वेगळा प्रकट होतो तेव्हा सर्वांना हवा हवासा वाटतो दुधामध्ये तूप असतेच परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते तेव्हा ते देवतांसाठी सुद्धा स्वादिष्ट बनते उसाच्या सर्वांगात साखर व्यापून असते परंतु ती वेगळी झाल्यानंतरच तिची गोडी समजते भागवत कथा ही अशीच आहे हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे श्री व्यासानी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे वेद वेदांतात आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञान अंधकारात साचपडत होते तेव्हा आपणच त्यांना चार श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता तो ऐकूनच त्यांची खिन्नता तत्काळ नाहीशी झाली होती असे असता आपण आश्चर्यचकित होऊन आम्हालाच प्रश्न करीत आहात आपण त्यांना शोक आणि दुःखाचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकविले पाहिजे नारद म्हणाले ज्यांचे दर्शन सर्व पापांना तात्काळ नाहीशी करते आणि जे संसार दुःखाच्या वनव्याने तप्त झालेले आहेत त्यांच्यावर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवतकथामृताचे आपण नेहमी पान करीत असतात प्रेम लक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्मे कुमार नारद संवादो नाम द्वितीय अध्याय त्या ठिकाणी श्रीमद भागवत महात्म्याचा दुसरा अध्याय समाप्त झाला